रामकृष्ण गोविंद माझ्या डोळ्यापुढं मी दरवाजात उभा राहिलो आणि बाहेर बघितलं मला झाडं दिसली ओके आता या झाडाची उत्पत्ती कोणी केली ओके कोणी केली म्हणजे साधं उत्तर आहे बी पासून हे झाड निर्माण झालं उदाहरण बरोबर आहे ओके आता या बी पासून हा प्रचंड वृक्ष निर्माण जर झाला तर मूलत हा प्रचंड वृक्ष त्या बीजात सामावलेला होता का हे कसं शक्य आहे बर या प्रचंड वृक्षाला फळं लागली त्या फळापासून बी तयार झालं बीज त्या बीजापासून परत वृक्ष तयार झाला त्या वृक्षाला फळं लागली त्या फळात बीज निर्माण झालं त्या बीजापासून आणखी वृक्ष तयार झाला आता मला सांगा फळ बीज वृक्ष फळ परत बीज परत वृक्ष परत फळ हे सायकल हे चक्र कोणी निर्माण केलं पहिल्यांदा बीज या सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वी कल्पना करा ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्यापूर्वी एकही वृक्ष नव्हता मग हे बीज त्यावेळेला कुठं होत आणि त्या बीजाची निर्मिती फळच जर नव्हतं वृक्षच जर नव्हता तर ते बीज त्यावेळेला कुठं होत त्याची निर्मिती कशी झाली केला विचार आपण कधी निवांत बसून आता एक शेवटचा भाग शेवटचा भाग खूप विचार करता येण्यासारखा याच्यावरती खूप आणि जितका आपण विचार करू तितक एक तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला कांदा माहितीये कांदा कांद्याला असतात पाकळ्या ती एक पाकळी काढा दुसरी पाकळी काढा तिसरी पाकळी काढा करत करत सगळ्या पाकळ्या काढा आणि आता मला सांगा कांदा कुठं आहे तुम्ही म्हणाल कुठला कांदा आता कांदाच उरला नाही अशी माझी अवस्था व्हावी या प्रश्नांची उकल करता करता तो प्रश्नच संपावा आणि मी पण संपावो त्या कांदा किंवा मी मला निर्माण करणाऱ्याशी मी एकरूप व्हावं असं कळवळीने तळमळीने वाटतं का आता प्रश्न आला ही माझी निर्मिती कोणी केली मी सृष्टीचा मी या ब्रह्मांडाचा अविभाज्य अंग आहे मला जर ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली हे समजलं तर मला माझी निर्मिती कशी झाली हे निश्चित समजेल भातावरून शीताची किंवा शेतावरून भाताची परीक्षा करता येते मग मला प्रश्न पडला माझी निर्मिती कोणी केली का केली कशी केली साधं उत्तर आहे आई वडिलांनी ओके ठीक आहे पण त्या आई वडिलांची निर्मिती कोणी केली त्या पणजोबांची निर्मिती कोणी केली त्या खापर पणजोबांची निर्मिती कोणी केली असं हे माग जात जात जात जात पहिला मानव कसा निर्माण केला कोणी कोणी निर्माण केला का निर्माण केला आणि तो पहिला मानव कल्पनेनं आपण विचार करू ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाची निर्मिती कशी झाली त्याला सुद्धा समजलं नाही तो त्या कमळावर बसून विचार करत होता आत गेला शंभर दिव्य वर्ष तपश्चर्या केली आणि काय झालं माहितीये का हे असं होतं तळमळ असेल तर पहिल्या श्लोकात आपण बघितलेलं आहे तेने ब्रह्म हृदया आदि कवये जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेश्वविज्ञस्वराट तेने ब्रह्म हृदाय आदि कवये त्या भगवंताने सृष्टीच्या निर्मात्याने ब्रह्मदेवाला हे सगळं ज्ञान संकल्प मात्रे करून क्षणार्धात सेकंदाभरार्धात तुला दिलं असं नुसतं म्हटलं बस या हृदयीचे त्या हृदयी पोचलो आपल्याला सुद्धा एवढा विचार करायची जरुरी नाही हृदा भगवन त्यांच्या हृदयातलं सगळं इंगित मला क्षणार्धात देऊ शकतात पण मला हवंय का मला तळमळ आहे का माझी निर्मिती कशी झाली उत्तर आहे पंचवीस तत्वांपासून माझी निर्मिती झाली पण मग त्या पंचवीस तत्वांची निर्मिती कशी झाली पाच तन्मात्रा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार प्रकृती ही सगळी तत्व भगवंतांच्या पासून क्रमाक्रमाने निर्माण होत गेली आणि त्याच्या उलट्या क्रमाने त्याचा संहार झाला प्रकृती भगवंतांपासून अहंकार मन बुद्धी चित्त काय जे पंचतन्मात्रा पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच महाभूत अशी जी काय पंचवीस तत्व असतील म्हणतात चोवीस तत्व पंचवीसावं तत्व काळ म्हणजेच भगवंत ठीक आहे हे सगळं आपण समजून घेऊ पण याची तरी निर्मिती कोणी केली कशी झाली का केली ती करण्यापूर्वी कोण होतो कोण होतं आणि त्याचा नाश केल्यानंतर या सगळ्या चोवीस तत्वांचा महाप्रलय का काय जे होईल त्याच्या सगळ्याचा नाश झाल्यानंतर काय उरेल विचार केला आपण कधी अहो ब्रह्मदेवाला सुद्धा समजत नाही तर आपल्याला काय समजेल पण मग हा भागवताच प्रश्न विचारला का मला भागवत का सांगितलं शुकाचार्याने म्हणजे याचा अर्थ याचा उत्तर याचं समजून घ्यायला पाहिजे आणि मी ते उत्तर समजून घेण्यास अधिकारी आहे म्हणूनच तर शुकाचार्य सांगतायत ना उत्तर देतायत ना मग मला जर ते उत्तर देणार आहे मी जर अधिकारी आहे पण जर मला तळमळच नसेल तर मला भगवंत या सगळ्याचं ज्ञान कसं देतील तेव्हा आज आपण माझी निर्मिती कशी झाली का झाली अहो तुम्ही माहीत आहे तुम्हाला स्त्री बीज आणि बीज यांच्या संयोगाने जीव तयार होतो पण त्या स्त्री बीजाची निर्मिती कोण करतं माझ्या स्त्रीच्या शरीरात पू बीजाची निर्मिती या शरीरात कोण करतो मला आहे उत्सुकता जाणून घ्यायची मला मुळापर्यंत जायचं आहे का वर वर खुडायचं आहे कधी मी बसून एखाद्या दुपारी रात्री आता मला सांगा तीन चार प्रवचन झाली मी इतका मनाचा गोंधळ निर्माण केला मी स्वतःला भरपूर कन्फ्युज केलं आता मला झोप येईल का हाच विचार असेल डोक्यात आणि असा विचार जर डोक्यात राहिला तर तो काय निर्दय आहे का हो तो मला ज्ञान देणार नाही का याला जर ज्ञान म्हणतात आणि ते माझ्यामध्ये आहे कुठून दुसरीकडून बाहेरून येणार नाही ऋषी मुनींना अंतर्मुख झाल्यामुळं हे ज्ञान झालं मी अंतर्मुख होतो अंतर्मुख होण्यासाठी तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमहा अहो किरात पूर्णांद्र पुलिंद पुलकसा ही नावं सगळी कुणाची आहेत माहितीये का पाप्यातला पापी माणूस महापापी माणूस त्यानं फक्त भगवंतांच्या भक्ताचा आधार घेतला आणि ते जर तरुण जातात तर मग मी तळमळीने विष्णू सहस्त्र नाम म्हणून भगवंतांचा आश्रय घेतला मला ते हे सगळं प्रेमानं शेजारी आई मुलाला बसवते आणि गणित चौथीचं शिकवते तसं भगवंत शिकवणार नाहीत का अहो आई जर एवढी प्रेमळ आहे तर ते भगवंत आईच्या करोडो करोडो करोडो पट प्रेमता प्रेमळ आहेत ते का नाही समजावणार पण मला हवंय का आणि भागवत सप्ताहाच्या निमित्ताने या एका अध्यायावर यातल्या दोन श्लोकावर मी असं कधी चिंतन केलंय मी भगवंतांना सांगितलंय बाकी सगळं भागवत भगवंता राहू दे नको हे गाभा मला समजवून दे मूळ मुद्द्याला हात घालतो मी मला हे सांग आणि अशी जर मी जिज्ञासा एतावदेव जिज्ञासम बस एवढी एक जिज्ञासा ठेवावी आयुष्यभर त्याच्यावर विचार करावा भगवंत निर्दय नाहीत भगवंत सुहृद आहेत आणि सुहृदचा अर्थ विनाकारण कृपा करतात कारण त्यांना कृपा करायला लागत नाही बस प्रेमपूर्व एक कटाक्ष टाकला संपूर्ण ज्ञान होतं मला ही शक्ती आहे श्रद्धा असेल तर त्याचं प्रतिती घ्यावी नसेल भागवत मिटवावं बंद करावं काहीही नळत नाही आता आपणा सर्वांना एक विनंती असं जर भागवत आहे हे प्रश्न आहेत तर तुम्ही या भागवताच्या या काय त्याला म्हणायचं व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही इतरांना येण्यास प्रवृत्त का करत नाही हे ज्ञान सगळ्यांना नको का व्हायला बर ते ज्ञान व्हावं अशी जाणीव अशी जिज्ञासा भगवंत निर्माण करतात करता करविते ते आहे पण मी प्रयत्न तरी करतो का की बाबांनो आपण यावर चिंतन करू तुम्ही या ग्रुपवर या असा असा विषय आहे भगवंत म्हणतात या ज्ञानाचा जो प्रसार करतो तो मला येऊन मिळतो रामकृष्ण गोविंद